Pillero. गळा तुझी कवड्याची माळ उद उद बोलतात रोज सांज सकाळ चौक भरत्यात खारीक खोबरं आणि तांदूळ वटीला देतात लिंबा आणि नारळ आरा देता मेळाला झालाय गोळा निघाला तुळजापुराला आणि कसं लाजायचं नाही नुसतं नाचायचं चौरत्न घटाला सोन्यात उसा आणि चांदीचा कडक न बांधलं त्याच्या गटाला अव वौल घटाला आणि पूजा होती हाल्या तुऱ्याची आंबाबाईला आणि कसं केला हिरते पुनवीची गळ्या माळ्या कवड्याची आणि डोईवरती परडी माझ्या बाई फुलाची आणि कसं